रवेरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत् यस्य तिष्ठेत् गृहे दीपस्तस्य नास्ति दरिद्रता शुभं करोति कल्याणम् आरोग्यं सुखसम्पदं शत्रुबुद्धिविनाशं च दीपो ज्योतिर्नमोस्तुते दीपो ज्योतिः प्रब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दनः दीपो हर्तु मे पापं सन्ध्या दीपनमोस्तुते भो दीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः आरोग्यं देहि तत्रांशि मम शान्तिप्रदो भव वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमो देव्ये महादेव्ये शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणतास्मतां सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भौभयहरं सर्वलोकैकनाथं ध्यायेदाजानुबाहुं धृतशर्धुंशं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोऽवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारुढसीतामुखकमलं मिल्लल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुर्जटां मण्डनं रामचन्द्रं वसुदेवसुतं देवं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं निहित पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसीमाला कज्जलं खंजनेत्र सदैधौलहासं विठ्ठलं चिन्तयामि काशाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकराणि शङ्खं चक्रं गदाभूषितभूषडाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मनोजवं मातुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर्यूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम वसुदेवसुतं देवं कंसचानुर्मर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं आदौ रामतपोवनाधिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहि हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम् आदौ देवकिदेव गर्भजनं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं एतद् एतद्भागवतं पुराणकथं श्रीकृष्णलीलामृतं मार्कण्डेयो महाभागो सप्तकल्पान्तजीवनो आयुरारोग्यमैश्वर्यं देहि मे निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखातमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि अहो भाग्यमहो भाग्यं नन्दगोपव्रजौकसां यन्मित्रं परमानन्दं पूर्णब्रह्मसनातनं कविर्हरिरान्तरिक्षप्रबुद्धपिप्पलायन आविर्होत्रोत्थद्रुमिलश्यमसकरभाजन गोरक्षजालन्धरचर्पटाश्च आड्भङ्गकानिफमच्छिन्द्राद्या चौरङ्गरेवाण्कभर्तृसंज्ञा भूम्यां बभूर्नवनाथ सिद्धान् शुकासारखे वैराग्य ज्यासे वसिष्ठा परी योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य आहेसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ जयाचा जनी नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरू गोंदवलेकर महाराज की जय उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतास सदा नवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे ये ये रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता नंका रघुनायका मागणे हेची आता ये जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः श्री शुकोवाच अथ तत्रागमद्ब्रह्मा भवान्या च समं भवाः महेन्द्रप्रमुखा देवा मुनयः सप्रजेश्वरः पितरसिद्धगन्धर्वा विद्याधरमोहोरगः चारणायक्षरक्षांसि किन्नरप्सरसो द्विजः द्रष्टुकामा भगवतो निर्याणं परमोत्सुकाः गायन्तश्च गृणन्तश्च शौरे कर्माणि जन्म च ववर्षपुष्पवर्षाणि विमानावलिभिर्नभः कुर्वन्तः संकुलन राजन भक्त्या परमया युतः भगवान् पितामहं वीक्ष्य विभूतेरात्मनो विभुः संयोजात्मनि चात्मानां पद्मनेत्रेण्यमीलयत् लोकाभिरामां स्वतनुं ध्यानमङ्गलं योगधारणयाग्नेया दग्ध्वा धामाविशस्वकं दिविदुन्दुभयो नेदुः पेतुः खात् सत्यं धर्मो धृतिर्भूमे कीर्तिश्रीश्चानुसंययुः देवादयो ब्रह्ममुख्या नविशन्तं स्वधामनि अविज्ञातगतिं कृष्णं गदृशुश्चतिविस्मितः सौदामिन्या यथाकाशे यान्त्या हित्वा भ्रमण्डलं गतिर्न लक्ष्यते मर्त्यैस्तथा कृष्णस्य दैवतैः ब्रह्मरुद्रादयस्ते तु दृष्ट्वा योगगतिं हरेः विस्मितास्ता प्रशंसन्तः स्वं स्वं लोकं योस्तदा राजन् परस्य तनुभृजननाप्ययः मायाविडम्बनमवेहि यथा नटस्य सृष्ट्वात्मनेदमनुविश्यविहृत्य चान्ते संहृत्य चात्ममहिमो परतस्य आस्ते मर्त्येन यो गुरुसुतं यमलोकनीतं त्वाञ्चानयच्छरणदः परमास्त्रदग्धं जिज्ञेन्तकान्तकमपि शमसावनीश किं स्वावने स्वरनयन् मृगुयुं सदेहं तथाप्यशेषस्थितिसम्भवाप्यये श्वनन्यहेतु यदि शेषशक्तिधृक् नैच्छत्वणे तु वपुरत्र शेषितं मर्त्येन क्यों स्वस्थगतिं प्रदर्शयन् ये तां प्रातरुत्थाय कृष्णस्य पदवीं पराम् प्रयतः कीर्तयेद्भक्त्या तामेवाप्नोत्यनुत्तमां कुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय श्री सद्गुरु एकनाथ महाराज की जय श्री सद्गुरु भूमि महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरे माझे क्षणार्धन संधान कोटी कलमशा करी दहन तेथ इतरांचा केव्हा कोण हे श्री कृष्ण बोलिला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः